विसार अध्याय विसावा मैनाकिनीचा पूर्ववृत्तांत आणि गोरक्षनाथाचा यलगार चलो मच्छिंधर गोरखाया या अध्यायाचं नित्यपठन केल्यास मानसिक आजारातून मनुष्याची मुक्तता होऊन प्रापंचिक माणसाचा प्रपंच अगदी सुरेख सुंदर बनेल अध्यायाला सुरुवात होत आहे श्रीराम स्वस्थाने निघून गेले आणि गोरक्षाचा निरोप घेऊन मारुतीही अदृश्य झाला पण रामेश्वरास न जाता मैनाकिनीस पुढे येणाऱ्या प्रसंगाची पूर्वसूचना देण्यासाठी तर शृंग मरुडास गेला शृंग मरुड ही श्री राज्याची राजधानी नगरात प्रवेशताच मारुती लघुरूप धारण करून मैनाकिनीच्या शयन कक्षात गेला त्याने तिला हाताने हळूच जागे केले त्याला पाहताच तिने नमस्कार केला मी तुला एक अत्यंत महत्वाची बातमी देण्यासाठी येथे आलो आहे मच्छिंद्रनाथाला तुझ्या स्वाधीन करून मी माझे वचन पाळले आहे पण या तुझ्या सुखात गोरक्षाच्या रूपाने मोठे विघ्न उपटले आहे मच्छिंद्राचा हा शिष्य महापराक्रमी असून तो आपल्या गुरुला इथून नेण्यासाठीच आलेला आहे त्यांनी श्रीरामांचे ऐकले नाही माझेही ऐकले नाही तेव्हा त्याला इथे रमविण्यासाठी तुलाच प्रयत्न करावे लागणार सावधपणे उपाय कर नाहीतर मच्छिद्रनाथ तुझ्या हातून गेलाच म्हणून समज ती एकूण मैनाकीने चिंतेत पडली पण तरीही मारुतीचा योग्य तो मानसन्मान करून तिने त्याला निरोप दिला श्रीराज्याची स्वामिनी मैनाकिनी पद्मिनी व किलोतळा या दोन अन्य नावांनीही प्रसिद्ध होती त्यामागची कहाणी अशी मैनाकिनी पूर्वी सिंहल द्वीपात राहत होती तेथील सर्वात सुंदर स्त्री म्हणून तिला पद्मिनी हे नाव पडले होते एके दिवशी स्नान करून ती गच्चीवर उभी असताना सहजच तिची दृष्टी आकाशातून विमानाने जाणाऱ्या उपरिचर वस्तूवर पडली त्यावेळी वाऱ्यामुळे तिचे वस्त्र दूर झाल्यामुळे तिचे गुप्तांग तिला दिसले ती मोठ्याने हसली तिचे हे हसणे आणि त्या हसण्यामागचे कारण समजताच तो रागावला त्यानं तिला शाप देत म्हणाला माझी अभिलाषा धरून आणि निर्लज्जपणे हसून तू माझा जो अपमान केला आहेस त्यामुळे तू स्थानभ्रष्ट होऊन श्रीराज्यात जाऊन पडशील तेथे तुला पुरुषाचे दर्शन देखील होणार नाही हे ऐकून पद्मिनीने त्याची मनधरणी करून उशाप मागितला माझ्या शापाप्रमाणे तू राज्यात जाशील तेव्हा तेथील सध्याची राणी किलोतळा मृत्यू पावल्यानंतर तूच तेथील राणी होशील आज नकळत तुझे माझ्याकडे लक्ष गेले म्हणून तुझी इच्छा माझा पुत्र मचिंद्रनाथ पूर्ण करेल व मेननाथ म्हणून मीच तुमचा पुत्र होईल त्यासाठी तुला मारुतीला प्रसन्न करून घ्यावे लागेल तो प्रसन्न झाल्यावर तू त्याच्याकडेच विषय सुखाची मागणी कर म्हणजे तो संकटात पडेल व स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मच्छिंद्राला घेऊन येईल कालांतराने तुझा व मच्छिंद्राचा विरह होईल व तू पुन्हा स्वस्थानी परत येशील ते होऊन पद्मिनीच्या मनावरील तडपण दूर झाले उपरिचर वसूही आपल्या मार्गाने निघून कालांतराने काही अपूर्व चमत्कार होऊन सिंहल पद्मिनी श्री श्रीराज्याची राजधानी शृंगपूरला म्हणूनच गेली तेथे एका चर्मकार स्त्रीने तिला आश्रय दिला पद्मिनी तिला स्वयंपाकात व व्यवसायात मदत करू लागली एके दिवशी राजाची वृद्ध राणी किलोत्तरा हिने आपल्यानंतर गादीवर बसवण्यासाठी राणीची निवड करायची म्हणून एका हत्तीनीच्या सोंडीत पुष्पमाळ देऊन तिला नगरातून फिरवलं त्या हत्तीनीने पद्मिनीच्या गळ्यात माळ घातली तेव्हा सर्वांनी तिच्या नावाचा जय जयकार केला आणि तिला वाजत गाजत राजवाड्यात सिंहासनावर बसवले अशा प्रकारे राज्यप्राप्तीनंतर पद्मिनीने पूर्वीच्या राणीचे नाव धारण केले मग तिने घोर तपाने मारुतीस प्रसन्न करून घेतले त्याने मशिंद्रास त्या ठिकाणी आणले त्याच्यापासून तिला मेननाथ नावाचा पुत्र झाला अशा वशुशापानुसार तिची व मच्छिंद्राची ताटातूट होण्याची घडी निकट आली होती कारण मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष त्याला नेण्यासाठी श्रीराज्यात येऊन धडकला होता मजल दरमजल करीत कलिंगा शृंग मुरुडास आली तेथे ती सर्व मंडळी एका धर्मशाळेत उतरली कलिंगीने स्व सभास्थानी जाऊन मैनाकीने व मच्छिंद्राची भेट घेतली आणि त्यांची स्तुती करून येण्याचे प्रयोजन सांगितले तेव्हा राणीने त्याच रात्री तिच्या नृत्य गायनाचे आयोजन केले सायंकाळी कलिंगा जया राजवाड्यातील शृंगारलेल्या सभा मंडपात उत्तम शृंगार करून निघाला तेव्हा गोरक्षही श्रीवेश धारण करून त्यांच्या संभावित निघाला त्यावेळी पुरवाडाच्या गोरक्षाने त्या समय धारण केलेले नाव जे पुरवाडा होते त्या पुरवाडाच्या नटवेशापुढे कलिंगेचीही तेज फिके पडले राजवाड्यातील मानकरी स्त्रियाही तिच्या अलौकिक सौंदर्य पाहून थक्क झाल्या कार्यक्रमात सुरुवात झाली तेव्हा पुरवाडाच्या मृदुंगाचे कौशल्य सरजी संगीत व कलिंगचे उत्कृष्ट नृत्य पाहून समस्त मंडळी त्या तालानुसार डोलू लागली त्यावेळी राजसिंहासनावर बसलेल्या आपल्या गुरुदेवांना पाहून गोरक्षाचे अंग प्रत्यंग सुखावले तो आनंदाने बेहोश झाला आणि त्याच क्षणी गोरक्षाने आपले हस्त लागव दाखविण्यास सुरुवात केली त्याच्या मृदुंगातून चलो मच्छिंदर गोरकाया असा ध्वनी उमटवू लागला तो ऐकून मच्छिंदर दचकला मैनाकीनही कावरी बावरी झाली त्या नावाने बहरलेली रंग रंगदेवता कोमेजून गेली काही वेळानं तो ध्वनी पोरवडाच्या मृदुंगातून येत असल्याचे जाणून मैनाकिनीने त्याला एकांतात नेऊन त्याची चौकशी केली तेव्हा पूर्वडाच्या रूपातील गोरक्षाने आपले खरे स्वरूप प्रगट केले हे गोष्ट मच्छिंद्राला कळताच त्याने गोरक्षाला मिठी मारली कलिंगेची सन्मानाने बोळवण केल्यावर मच्छिंद्राने त्याच्याकडून सर्व इतिवृत्त जाणून घेतले ते ऐकून त्याला अश्रू आवरेणार गोरक्षाचे आपल्यावरील प्रेम पाहून मच्छिंद्राने त्याचा मुफा घेतला मग त्या दोघांनी एकत्र भोजन केले एकत्र क्षयन केले आणि दुसऱ्या दिवशी मच्छिंद्र आपल्या दोन्ही मुलांना घेऊन राज्यसभेत गेला सिंहासनावर बसल्यावर त्याने गोरक्ष व मीननाथास आपल्या मांडीवर बसविले ते प्रेम पाहून मैनाकीनही हिलावली अध्याय विसावा समाप्त होत आहे उर्वरित कथासार पुढील अध्यायात धन्यवाद